चाहूल लागली तशी त्यांची नजर दरवाजाकडे गेली दत्तू नाईक एकटाच पुढे येऊन म्हणाला सरकार तो लई माजुरीगत बोलला काय म्हणाला तो म्हणाला आता जमायचं नाही आणि कवा तरी बघू दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि एकाएकी त्यांचा पारा चढला दात ओठ खात ते नायकाला म्हणाले इतका माजुरी आहे का जा गोडा आणून उभा कर त्याला जावतो इंगा दादांनी भराभरा कपडे अंगावर चढवले कसा बसा फेटा डोक्यावर ठेवला आणि कपाळावरची कोर चाचपत त्याने बाहेर बघितलं घोडा येऊन दारात उभा होता ते घाईनं ढिलजेत आले आणि परशुरामाला म्हणाले परशुराम हातली बंदूक आणा परशुरामानं बंदूक आणून त्यांच्या हातात दिली आणि लगेच बाहेर न पडता हातात बंदूक घेऊन ते तिथंच उभं राहिले खालचा ओढ दातात धरून आणि डोळे वर कपाळात घुसवून ते म्हणाले असं करा चला तुम्ही बी संघ जावा घोडा घेऊन या जावा तुम्ही बी आपला घोडा आणायला परशुराम पुढं पळाला आणि दादा बाहेर जाऊन घोड्यावर बसले पाठोपाठ परशुराम ही घोडा घेऊन आला जवळ येतो म्हणाला चला पण घोड्याला टाच न मारता हातातला लगाम तसाच धरून ते समोर बघत गप्पच राहिले एकाएकी त्यांना सोनोपंतांचा बोल आठवला आणि आलेलं अवसान कळून गेलं ते मनातल्या मनात म्हणाले या आमुषा तेवढी टळू द्या तवर झालं जाण्यात अर्थ नाही त्यांनी मान हलवली आणि पडलेल्या चेहऱ्यानं ते परशुरामाला बोलले बसा घरातच संगयाचं काय कारण नाही परशुराम बघत राहिला आणि दादाने घोड्याला टाच मारली किरणानाच्या घराकडे न जाता त्याने आपला होरा बदलला आणि घोडा चावडीकडे वळवला औचित जाग आली तसं अंगावरचं पांघरण काढून दादा उठून बसले मान वळून त्यांनी बाजूच्या झरोक्याकडे बघितलं अजून आभाळात चांदण्या दिसत होत्या मग ते उठले आणि दार उघडून बाहेर बघत राहिले चंद्र मावळला होता आणि जिकडं तिकडं अंधार घुडूप झाला होता त्या अंधारात चांदण्या तेवढ्या चमकताना दिसत होत्या बाहेर बघत उभे राहिलेले दादा थोडा वेळ तिथंच उभे राहिले आणि मग खाली वाकून चौकांकडं बघत त्याने हळी दिली परशुराम लव्हाजी हातात बंदुकी होऊन ढिलजवर जागत असलेला परशुराम एकाएक म्हणाला काय दादा काय नाही जागा आहे हा वय जागाच आहे का हरी मारली का नाही सज उगच हाक मारून बघितली असं म्हणून दादानी माडीचं दार झाकलं आणि निर्धास मनाला ते पुन्हा अंतरुणावर येऊन पडले अंगावर पांघरून ओढून घेतलं पण झोपच लागेना झाली कूस बदलूनही डोळे मिटेना आणि मग कोंबडा बांग देईल म्हणून वाट पाहत राहिले ते बराच वेळ जागे राहिले तरी कोंबड्यानं बांग दिली नाही बायकाही अजून जाळायला उठल्या नव्हत्या जात्यांचे घरघरही ऐकू येत नव्हती पक्षीही अजून जागे झाले नव्हते कावळे काव काव करीत नव्हते चिमण्या चिवचिव करीत नव्हत्या बैलाच्या गळ्यातले चाळही अजून वाजत नव्हते सारेच गाढ झोपेत होते अंगाभोवती पांघरून घेऊन उगीच पडून राहिलेले दादा झोप लागेना तसे उठले आणि तंबाखूची मिश्रे तळ हातावर घेऊन ते खाली गेले जागत बसला परशुराम बोलला काय हो दादा बोटांना तळ हातावरची मिश्री चुळी ते पायरीवर बसले बाहेरच्या अंधाराकडे बघत म्हणाले परशुराम तू नि जाता मी हाय जागा बसून दस बसून ताटकळून गेला परशुराम आडेवेळे न घेता उठला आणि झोपायला आत गेला मिश्री चुळत दादा एकटेच भुतागत बसून राहिले बाहेरच्या कवटाच्या झाडावरील पक्षी जागे होऊ लागले त्यांची किलबिल ऐकू येऊ लागली लांब न जात्याचा आवाजही कानावर येऊ लागला पहाटेचा गार वारा लागून अंगही जड झालं तसे दादा उठले तांब्या घेऊन चौकातच दोन वेळा दोन चुळा भरल्या आणि उगवतीला तांबडं फुटलं तसं जिना चढून ते वर गेले अंगावर पांघरून घेऊन पडून राहिले पडल्या पडल्या त्यांना गडद झोप लागली दिवस उगवला आणि भल्या सकाळीच रावणांना वाड्यात आले बैठकीच्या खोलीत गेले आणि दादा दिसले नाही तशी त्यांची वाट बघत ते आपले बसून राहिले बसले बसले आणि कंटाळा आल्यावर मग उठून बाहेर आले ढेलजेत बसल्या लोभाजीला म्हणाले दादा कुठं दिसत नाहीत अजून उठून खालीच आलं नाहीत अजून हातून हातच आहेत वय अजून उठलंच नाहीत असं म्हणून लोभाजीनं विचारलं जाऊन उठवून येऊ का जाऊ काय काय सांगावं उठवावं का वाट बघावी असा थोडा विचार करून रावणाना म्हणाले जावा बघून तरी या जावा अजून का झोपल्यात ते लोभाजी वर गेला आणि थोड्या वेळानं दादा उठून खाली आले रावणाराने विचारलं अजून झोपला होता दादा हसले आणि तक्क्याला पाठ लावून त्याने विचारलं कवास आलाय मला झाला की येऊन एक घटका का वाळू झोपला होता जागाच होतो उगच पडून राहिलो होतो असं वय असं म्हणून रावणाने डोळे किलकिले केले आणि नजरेला नजर लावून त्याने एकदम विचारलं आठवण आहे ना मग कसली आज आयतवार वय आज आयतवार रावणाना गालातल्या गालात हसले आणि पुन्हा डोळे किलकिले करून म्हणाले दादा एक आतली बातमी काढून आलोय तक्क्याला लागलेली दादांची पाठ पुढं झाली जरा वाकल्यागत करून त्यांनी आपली गर्दन झुकवली आणि हळू आवाजात विचारलं काय खबर बात आज पिऱ्या गावल तावडीत गावल म्हणतास हा होय रातचं कोळ्यांकडे गेलतो बरं मग ते सारखं हातापाया पडत होतं हातापाया पडत होता होय ते आता मेल्यात जमा झालंय काय म्हणत होता ते काय म्हणणार आपलं नाव कुठं फोडू नका म्हणून सारखं पाय धरून विनवत होतं दादा पिऱ्या आज नक्की येणार आहे बघा दादांच्या तोंडावर एक नवी टवटवी दिसू लागली डोळ्यांची पापणी ल लवता त्यांनी रावणानांच्या तोंडाकडे टक लावून बघत राहिले आणि रावणांचा चेहराही उजळल्यागत दिसू लागला आपल्या मिशीवर मूठ फिरवीत रावणाना म्हणाले बायली आज रातच्या त्यांचा काय खलबी होणार आहे म्हण खल होणार आहे हा गायकवाड आणि पिढ्या रातचं भेटणार आहेत म्हण आणि तिथं त्यांचा बेत शिजणार आहे म्हण मिशीला पीळ भरत दादा म्हणाले असं भाई एका धोंड्यात मग दोन पक्षी पाडू की दादा स्वतःशीच विचार करत राहिले आणि रात्र डोळ्यांपुढे उभे राहिले कसं कसं करावं काय काय करावं योजना मनात चालू झाली मनातल्या मनात दादा आखणी करू लागले पिऱ्या कसा येईल कुठल्या अंगाने घरात शिरल कुठं धबा धरून बसल जाताना धरावं का आज शिरल्यावर घरावर गराडा घालावा आणि एकाएकी त्यांचा चेहरा मोरा बदलला चिंतागती होऊन ते विचार करू लागले आणि राहून विचारलं दादा आता का काळजी करता कसला विचार मनात चाललाय ते नव असं म्हणून दादा गप्पच बसले आणि रावणाने पुन्हा विचारलं काय म्हणता सांगा की रावणाना पिऱ्या एकटा येईल का बरोबर कोण लोक असतील रावणाना हसून बोलले दादा रांडेच्या घरात लोक कशाला घेऊन जाईल एकटाच येणार एकटाच येईल म्हणता मग त्याला घरात शिरतानाच धरलं तर कसं धरणार पालतीवर राहायचं छा छा ते जमायचं नाही आपलं लोक कुठं पालतीवर राहणार काय हरकत आहे दादा कुत्र्यासने जसा हडकाचा वास येतो तशी यांना माणसाची चाहूल लागत असते तो घरात गेला म्हणजे मग धाड घालायची पण तो आला का नाही हे कसं कळायचं त्याची केली आम्ही अवस्था तो आला म्हणजे घडी सांगायला येईल आपण फक्त तयारीत राहायचं बातमी आली की वाड्यातनं उठायचं ते थेट तानीचं घर गाठायचं मातूर एक करायचं काय लगोलग बातमी पेट्याला जाऊ द्या हत्यारे पोलीस जवळ पाहिजेत असं म्हणता आणि आपण धरलं तर आपल्याजवळ काय हत्यार नाहीत इशारा दिल्यागत रावणांना बोलले ह्यो विचार मनात आणू नका दादा त्या जातीला काळीज नसतं काय होईल हे सांगायला येत नाही पोलीस येऊ द्यात बोट करून दावायचं काम आपलं त्यांचं ते बघून घेतील पण आपल्याजवळ हत्यार असल्यावर का भ्याचं एवढं डोळ्याला डोळा लावून रावणाना म्हणाले अजून तुम्हाला पाटील की करायची हाय गावाला तुम्ही पाहिजे हाय लई जीवावर उदार होऊ नका दादा तोंडाकडे बघत राहिले आणि तगादा लावल्यागत रावणाला म्हणाले उठा एक चार ओळी कागदावर लिवा आणि माऊस जाऊ माणूस जाऊ द्या पेटाला त्याने कागद घेतला सविस्तर रिपोर्ट तयार केला आणि नायकाला हाक मारून ते म्हणाले जा येताळाला बोलवून आण येताळाची वाट बघत ते बसून राहिले मनी सुखावलेले रावणाना दादांच्याकडे बघून म्हणाले हे बेस झालं फौजदार येईल पोलीस येतील आपल्या अंगाला खार नाही उठतो आता रावणाने गुडघ्यावर हाताचा रिट्टा दिला आणि दादा म्हणाले का उठता बसा की आता कशाला बसू असं म्हणून रावणाना उठले आणि डोक्याचा पेटाचा आस्पद उभे राहिले दादाने विचारलं दुपार येता आता दुपार नाही आणि सकाळ नाही का हो मी राहतो तिकडं टेहळणीवर जरा गावात बी धूम घेतो कुठं घडा पाजरतो हे बघायला पाहिजे मी आलो नाही की सारं ठीक समजा मग आता तुम्ही पुन्हा आज येणार नाही तर हा मी तिकडेच राहीन आणि आम्ही इथं बसून काय काम करायचं तुम्ही काय करू नका नुसतं वाड्यात बसून राहा तुम्हाला इशारा द्यायचं काम मी करतो एक गडी सांगायला येईल असं म्हणता राहुनाना जवळ आले आणि खाली वाकून हळू आवाजात बोलले इशारा आला की पोलीस मांजराच्या गोळ्यात न येऊ द्या एक संधी द्या जोडून म्हणजे झालं एवढं सांगून रावणांना निघून गेले आणि वाडा क्षणभर भनभन करू लागला तक्क्याला पाठ लावून बसले दादा उठले आणि उगीच ढेलजेत येऊन उभे राहिले भल्या दांडगे आठवले जंग वाड्यात माणसांचा वावरच नाही असं त्यांना वाटू लागलं त्यांनी चौकाकडे बघितलं शे पन्नास जनावर एके जागी उभे राहील असा ऐसपैस लांब रुंद चौक त्यांच्या डोळ्याच्या टप्प्यात मावेना झाला त्याची नजर बाहेरच्या दगडी दरवाजाकडे गेली एक हत्ती जाईल असा भला दांडगा दरवाजा जबडा बसून उभा राहिल्याकडे दिसू लागला दादा एक एक पाऊल टाकत ढेलजेतनं फिरू लागले आणि शंभर आखणी वाडा ते जातील तिकडं त्यांच्या मागणं जाऊ लागला सारा वाडा भकास वाटू लागला फिरता फिरता ते उभे राहिले आणि खांबाला टेकून बाहेर बघू लागले त्यांची नजर उडून कवठाच्या झाडावर जाऊन बसली आणि आभाळात घुसलेल्या शेंड्यावरनं ती धापकन खाली आली त्यांनी मान वळून मागं बघितलं परशुरामही आत आला होता दोभाजी मानाजीही कुठं दिसत नव्हते दोन पावलं मागं सरून त्यांनी हाळी दिली लोभाजी लोभाजी आतनं बाहेर येत म्हणाला काय दादा काय नाही कुठं घडप झालाय सा परशुराम कुठं आहे तो आत्ताच तोंड धुवून न्यारीला बसलाय आणि मानाजी काय करतोय तो हाय गोट्यात गोट्यात काय करतोय काय नाही सहज गेला असेल एवढं बोलून डोभाजीने विचारलं काय काम होतं काम काय नाही असं म्हणून ते गप्प राहिले आणि बाहेर आलेला लोभाजी पुन्हा आत गेला वाडा भकास दिसू लागला खांबाला टेकून उभे असलेले दादा बाजूला झाले आणि पायऱ्या उतरून खाली गेले उगीच चौकातनं त्याने एक फेरी मारली आणि दगडी चौकडीतनं बाहेर पडून ते बाहेरच्या अंगानं पडड्यात शिरले आपसूक त्यांची नजर आडाकडे गेली झरकन त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला काल लिंबू पडलेली ती जागा ते डोळ्यानं बघत राहिले आणि मंथर लागत बाजूला असलेल्या गोठ्यात शिरले जनावरांना वैरण टाकत असल्या मानाजीकडे बघून ते म्हणाले काय करतोस मानाजी वैरण टाकतो दादा आपल्या घोड्यापाशी जाऊन उभे राहिले आणि घोड्याच्या पाठीवर एक थाप मारून बराच वेळ तिथं थांबले वैरण काडी करून मानाजी जवळ येऊन उभा राहिला आणि एकटक बघत राहिल्या दादांचा चेहरा मोहराने आळून त्याने विचारलं काय दादा दादा काही बोलले नाहीत एकटक बघत ते तसेच उभे राहिले भानावर आल्यागत काही ते दिवस दिसत नव्हते त्यांच्या मनात काय चाललं होतं काही कळत नव्हतं मानाजी उगच बघत राहिला आणि परड्याच्या अंगाचं दार वाजलं लोभाजी आत आला आणि दादांच्या जवळ येऊन उभारायला राहिला म्हणाला इकडं काय करायला लागलाय काय नाही सहज आलो होतो कवा आता वाट बघायला लागल्या तू नव तुमची आत वाट बघायला लागल्या असं म्हणून चपापल्यागत त्यांनी विचारलं का रे आणि लोभाजी म्हणाला कवाच्या काय सकाळी तापल्यावले दूध देऊन सुद्धा गेले जावा अगोदर वहिनी वाट बघायला लागल्यात